झकास झकास तुमचा उदास का आमच्यात या जरा आता ना लाजता उघडा पहा डेंजर आहे हवा दंगा करा जरा आता माजता दुनिया झकास हे तुमचा हुद्दास का ज्यात या जरा आता ना लाजता डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा दंगा करा जरा आता ना माजता

पहा धोका धोका ही खवा कॅटेगरी मानू पिल्लू बाबू म्हणवता डोक्याची नाव सारी हे कायम म्हणतात डिअर कधीच नाही क्लिअर हे काम घेतात करून बरोबर दुसऱ्यावर ठरते लग्न हातात नुसतच बघणं होते लग्नाला जाऊन मांडवात रड सुमडीत बघा